रामकृष्ण हरी आज कमला एकादशी निमित्त मराळेश्वर मंदिर मारळगाव आणि आजची भजन सेवा मराळेश्वर मध्ये सादर करत आहोत आणि सादर करते आहे हरिभक्त परायण श्याम महाराज खोडे बिर्ला मंदिर शहाड आणि मंडळी आजचा अभंग आहे भोळा हा शंकर पुढे नंदेश्वर राग भिंबलास Hallelujah.